नामस्मरण आणि कायदे तज्ज्ञ कायदे म्हणजे वागणुकीचे नियम वेगवेगळ्या पातळ्यांवर असे नियम केले जातात अशा तऱ्हेने बहुपक्षीय करार विविध देशांच्या दरम्यान केले जातात ते करार तसेच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स अर्थात युनोतर्फे केले गेलेले करार राष्ट्रांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवतात त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रांत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण ठेवणारे करार देखील केले जातात हे सर्व विश्व कल्याणासाठी केलं जावं अशी अपेक्षा असते याशिवाय वेगवेगळ्या व्यक्तींच्या आचरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारी नियम देखील असतात शिवाय वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांसाठी धर्मात्ञ असतात त्यांचा हेतू धर्माच्या अनुयायांची वागणूक आणि विविध धर्मातील परस्पर संबंध यावर नियंत्रण ठेवण्याचा असतो कायदे तज्ज्ञांना कायदे विकसित करण्याची आणि शब्दबद्ध करण्याची आणि त्याद्वारे वैयक्तिक आणि सामूहिक आचरण हितकारक पद्धतीनं नियंत्रित करण्याची खास संधी असते हेतू असा की ते आचरण वैश्विक कल्याणाला पूरक ठरावं त्याचप्रमाणे राज्यघटनांचा अभ्यास आणि विकास करून विभिन्न लोकसमूहांच्या जाणीवांवर आणि आचरणांवर प्रभाव पाडण्याची सुवर्णसंधी देखील कायदे तज्ज्ञांना असते कोर्टात केस लढवण्या इतपतच कायदे तज्ज्ञांचं क्षेत्र मर्यादित करणं बरोबर नाही कायद्यातल्या आशय शब्दांकन आणि अंमलबजावणीतील पळवाटांमुळे खरी केस हरावी लागली तर कायदे तज्ज्ञाला येणारी खिन्नता आपण आणि त्यांनीही लक्षात घ्यायला हवी त्याचप्रमाणे गुन्हेगारांची निर्दोष सुटका झाली आणि निर्दोष व्यक्तींना शिक्षा झाली तर त्याचा समाजावर कसा विपरीत परिणाम होतो हे देखील लक्षात घ्यायला हवं कायद्याशी संबंधितही नसलेल्या सज्जन माणसांवर याचा खच्ची करणारा विषण्ण करणारा आणि निराश करणारा प्रभाव पडतो कायद्याच्या क्षेत्रातील अपप्रवृत्तींचा भस्मासूर अशा परिस्थितीत कॅन्सरप्रमाणे वाढतो पण सर्वात महत्वाचं म्हणजे कायदे पद्धतीचं अशा तऱ्हेचं खच्चीकरण म्हणजे कोणत्याही देशातल्या समाजावर होणारा प्राणघातक वज्राघात असतो नामस्मरण करणाऱ्या कायदे तज्ज्ञाला स्वतःच्या संकुचितपणाच्या अतीत जाता येतं आणि कायद्यांमध्ये योग्य वेळी आणि योग्य जागी सुधारणा करण्याची गरज तीव्रतेनं जाणवू शकते ही बाब स्वतःच्या रोजच्या व्यवहारातलीच आहे हे नामस्मरण करणाऱ्या तज्ज्ञाला जाणवू शकतं कायदेतज्ज्ञांच्या मनातील ही भावना त्यांना आनंद देऊ शकते आणि त्यांच्या योगदानाने कायदे प्रणालीला निकोपता आणि नवसंजीवन देऊ शकते नामस्मरणामुळे अचूक कायदे बनवण्यासाठी अत्यावश्यक अशी वैश्विक कल्याणाची दृष्टी प्राप्त होते नामस्मरणाच्या अभावी वैयक्तिक संवेदना आणि स्वार्थ कायद्यांचा आशय आणि शब्दांकन यात बाधा आणू शकतात समाजात वितुष्ट निर्माण करणारे आणि व्यक्तीचे समाधान हिरावून घेणारे कायदे वेगवेगळ्या देशात कसे आहेत याची कितीतरी उदाहरणं देता येतील कायदा बनवणाऱ्यांची संकुचित आणि व्यक्तिसापेक्ष मनोधारणा याला जबाबदार असते त्याचप्रमाणे ह्या कायद्यांसमोर शरणागती पत्करणारे आणि हे कायदे राबवणारे यांच्या अज्ञानामुळेही हे घडतं नामस्मरण आम्हा सर्वांनाच वैयक्तिक क्षुद्रपणातून बाहेर यायला बौद्धिक तरलता वाढवायला आणि सत्सत विवेक वाढवायला मदत करतं अशा प्रकारे चुकीचे कायदे सुधारण्याचे उपाय नामस्मरणानं सुचू शकतात नामस्मरणानं दोषपूर्ण व अन्याय कायद्यांना विरोध करण्याची ताकद येते तसंच कायद्यांच्या अंमलबजावणी दरम्यान परखड आत्मनिरीक्षण करण्याची कुवत नामस्मरणानं येऊ शकते नामस्मरणानं मनात जो प्रकाश पडू लागतो त्यामुळे कायद्यातल्या त्रुटी समजू लागतात आणि कायद्यात योग्य फेरफार करण्याची आणि अचूक नवीन कायदे करण्याची क्षमता येते अशा तऱ्हेनं नामस्मरणामुळे व्यक्ती आणि समाज अज्ञान अंधकार आणि रासवटपणाच्या घातक प्रभावातून प्रगल्भ मुक्तिकाव्यानं रसरसलेल्या कायद्यांच्या स्वातंत्र्यदायी प्रभावात प्रवेश करून मुक्तीचं जीण जगू शकतात पुष्कळसे कायदेतज्ञ पुढे राजकारणात प्रवेश करतात ते पुढे विधिमंडळ लोकसभा व अन्य कायदे बनवणाऱ्या संस्थांचे सदस्य बनून नवीन बिलं संमत करून घेऊन नवीन कायदे करू शकतात अशा स्थानी असणारे कायदे पंडित सुयोग्य कायदे विकसित करण्याचं उत्कृष्ट कार्य करू शकतात नामस्मरण या सर्वांना त्यांचं कायद्याचं ज्ञान सुयोग्यपणे वापरण्याची प्रेरणा दिशा आणि क्षमता देतं